जणू देह ही पंढरी आत्मा पांडुरंग जणू देह ही पंढरी आत्मा पांडुरंग संताच्या संगाती सदा राहित ¡Gracias!

ी पण्ढरी आत्म पाण्डुरङ्गु देही पंढरी आत्मा पांडुरंग